श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमहा सदाशिव अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा बहुत प्रायश्चित्तांचे निरधार शास्त्रवक्ते करीति विचार धरी जे शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भूत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तिही प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे प्रदोष व्रत भावे आचरता ह्या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्याणी महाव्यथा निशेष पळती षण्मासात एक संवत्सरे होय ज्ञान द्वादश वर्षी भाग्य पूर्ण हे जो असत्य मानिल व्यास वचन त्यासी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान उमावल्लभ चरणी जाचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्युगंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोन ये विषयी इतिहास जान सूतसाङ्गशौनादिका विदर्भदेशिञ्जा भूभूज सत्यरधनामितेज पुञ्ज पराग्रमी सहज बन्दिजनवर्णिति सदा राज्य बहुत परिशिव भजनी नाही रत त्यावरी शाल्यदेशीचा नृपनाथ बळे आला चालूनिया आणि त्याचे याप्त क्षोणीपाळ साह्य झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध अद्भुत झाले हा एकला ते बहुत समरस भूमीसी सत्यरथ धारा तीर्थी पावला मृत शत्रुनगरात प्रवेशली राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नव मास एकलीच पायी पळतावन वास थोर अनर्थ ओढवला परमसुकुमार लावण्य हरिणी कंटक सराटे रुतती चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी उठो पाहे मागे पुढे शत्रू धरितील अकस्मात निपुढती उठोनी पळत किंवा ते विद्युल्लता फिरत वरी वाट तसे वस्त्रे अलंगार मंडित हिऱ्या ऐसे दंत झळकत जिचा मुखेंदू देखता रतिकांत तन्मय बुनी नृत्य करी आहा कर्माची गती गहन जिचा अंगुष्टीन पडे सूर्य किरण ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्री गजगामिनी वनी हिंडे महासती जेवी नैषधरायाची दमयंती की भिल्लीरूपे दुस्तर वनी तैसी हिंडे नदी नदी जाण पडली ती सकाढिल कोण असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडियेली शतांची शते दासी ओळंगती सदैव जिये पासी इंदुमती नाम ते जियेसी भूमिवरी लोळत चहूकडे पाहे दीन जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी तो प्रसुत झाली तेच क्षणी दिव्यपुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकुनी उठत बैसत गेली एका सरोवरा उदकांत प्रवेशली तेच क्षणी अंजुळी भरोनी घेतले पाणी तव ग्राहे नेली ओढोनी विदारुनी भक्षिली घोर कर्माचे विंदान लारडे राजनंदन तव उमा नामक विप्र विप्रपत्नी जान विगतधवा पातली माता पिता बंधू पाही तिये लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र ती सही कडिये बुनी आली तेथे तो नाही केले नालच्छेदन ऐसे बाळ उमा देखोन म्हणे आहारे ऐसे पुत्र रत्न कोणी टाकिले दुस्तरवनी म्हणे कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेवू चलून जावे जरी टाकून वृक व्याघ्र भक्षिती लकी, स्तनी दाटुनी फुटला पान्हा ने अश्रू जीवना बाळ पुढे घेऊन ते ललना मुख कमळी स्तन लावी संशय समुद्री बडली वेल्हाळ म्हणे नेबुकी नको बाळ तवतो तो कृपाळू पयफेन धवल यती रूप धरुणी पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळ संशय न धरी भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणासी न सांगे हे मात समान पाळी दोघे सूत भणंगासी परीस होय प्राप्त तैसे तुझ जाहले अकस्मात निधी जोडत की चिंतामणी पुढे येऊनी पडत की मृताच्या मुखात पडे दत्ते ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घे बुनी ते नारी देश ग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम शुची व्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्म गुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घे बुनिया लोक पुसती उमा सांगत माझे पोटीचे दोघे सूत ऐसी हिंडत ऐसी हिंडता हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत शिवालये देखिले अकस्मात आत द्विजदाटले बभूत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवाराधनागरिदी विधी योक्त तो उमाली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दीन होऊन कैसे विचित्र प्राक्तन उमा वचन ऐकती जाहली ऋषीचे चरण उमा धरित म्हणे ह्याचा सांगा पूर्ववृत्तांत त्रिकाळ महा महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्धमान याचा पिता जान सत्यरथ तो पूर्वी होता नृप जाण गरी शिवार्चण तो शत्रू आले चहू कडोन नगर त्याची बिढिले शत्रुंजी गजबज ऐगून उठिला तैसीच पूजा सांडोन तब प्रधान आला पुढे धावून शत्रु धरुणी आणिले त्याचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे तैसाच जाबुनी करी भोडन नाही स्मरण विषयांधा त्याकरिता ह्या जन्मी जाण सत्यरत अल्पायुषी होवून अल्पवयात गेला मरोन म्हणून पूजन न सोडावे ह्याच्या मातेने सवत मारिली ती जळी विवशी झाली पूर्व वैरी ओढोनी नेली क्रोधे भक्षिली विदारुणी हा राजपुत्र धर्म गुप्त ह्याने काहीच केले नाही शिव व्रत, मनोनिया माता पिता रहित अरण्यात पडिला करिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा मौळी पूजन सांडुनी कदा काळी सर्वथाही न उठावे भवानी सबैजबुनी कैलासनाथ प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत वाग्देवी वीणा वाजवीत वेणू पुरु पुरुहूत वाजवी तसे अम्बुजसम्भवतालसावरी भार्गविगादसे मधुरस्वरी वाजवी मधुकैडभारी नृत्यगती बाहुनिया यक्षपती शिवप्राणमित्र हस्तजोडो न्योभा समोर यक्षगण यक्षगणगन्धर्वगिन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदोष काळीजा महिमा आगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्रिका झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा पराण्यजिह्वा दग्ध यथार्थ दुष्टप्रतिग्रहे दग्ध हस्त स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशूनी व्रत उपदेशिले पक्षप्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिला अति विशेष निराहार असावे त्रयोदशीस दिवसा सतकर्म आजरावी तीन घटिगा झाली रजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी गोमये भूमी सारभूणी दिव्यमण्डप उभारिजे विचित्र विदान गर्दळिस्तम्भ इक्षुदंडे करुण की जे शोभायमान रंगमाळा नानापरी शुभ्रवस्त्रनेसावे आपण सुवास सुमण मग शिवलिंगस्ताबून पूजा करा विधियुक्त प्राणायाम करुणी देखा मातृका दक्षिणभागी पुजावे का सव्यभागी वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धि अष्टभैरव पूर्ण पूजन सप्तावरणी शिवपूजा यथा शिव ध्यान मगकरावे पूजन राजोपचारि सर्वसमर्पूर्ण करावे स्तवन शिवाचे जय जय गौरी नाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशीतळ सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐक बाळ उपदिशले दोघे जण मग एकमेक एक करुण राहते झाले एक चक्री चार महिने पर्यंत दोघेही आजरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै शिवपूजा न द्यावी सर्वधा न द्यावी प्रसाद तीर्था शतब्रह्महत्यांचे पाप माथा होय सांगता शांडिल्य सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी ब्रह्मपुत्र शुची व्रत एकला नदी तिरी क्रीडत दरळी ढासळता अकस्मात द्रव्यघट सापडला घरासियाला घेऊन माता संतोषली देखोन म्हणे ब्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालिले राजपुत्रास म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई येरु म्हणे सहसाही विभाग न घेई अग्रजा ह्या अवनीतील धन आमुचेच आहे संपूर्ण असो ते दोघेश शिव शिवस्मरण न विसरती कदाही ह्यावरी एकता दोघे जण गेले वनविहाराला गुण तो गंधर्व कन्या गुण क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुणी परमसुंदर लावण्य खाणी शुची व्रत म्हणे राजपुत्राला गोणी परदारा नयनी न पहाव्या दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित कौटिल्यदंब संयुक्त महाअनर्थकारिणी ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मन्मथाहून आकर आकर्ण नयन कोमलांग जवळिये बुनी बाहात, तब मुख्य नायिका विराजित अंजुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्रवीण नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पिता पुसे महेशा प्रती हे कन्या अर्प मग बोले ही नग धर्मगुप्त सत्यरथाचा सूत तो माझा परम भक्त त्यासी देई अंजुमती हे पूर्वींचे शिववचन असो ह्यावरी अंजुमती पाही दुरोन न्याहाळी दराजनंदन वाटे पंजवान दुसरा क्षीरसिन्धूदरोहिणी रमण काय आला धुवोन, तैसे राजपुत्राचे वदन अंजुमती न्याहाळी बत्तीस लक्षण संयुक्त आजानुबाहू चापशरमंडीत विशाळ वक्षस्थळ चालत करिनायक जाबरी ऐसा तो गुणाढ्य देहोनी त्वरित अंशुमती सखया व्रती सांगत तुम्ही तुझ्या वनाप्रती जाबुनी समस्त सुमने आनावी सुवासे अवश्य त्या ललना जात्या झाल्या आणि गावना अंजुमती ऐकली जाणा राजपुत्रा खुणावित भूरुह वल्लभ बसरुण एकांती घातले आसन परी वृक्षडहाळिया भूमीवरी बसरल्या असो तेथे बैसला येवून राजपुत्र सुहास्य वदन विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ट सुकुमार मञ्जूळभाषिनी नेद्रकटाक्षवाणी विंधिली ते लावण्यहरिणि सावरूनी वर्तमान पुसे तयाते शृंगार सरोवरा तुजवासी मी राज हंसी देखता तव वदन दिव्यशशि मम मानस चकोर नृत्यकरी तव मुखाब्ज देखता आनंद झे पावती मम मिलिंद की तव वचन गरजता अम्बुद मम चित्तशिखी नृत्यकरी गुरु न तेज विशाळ आत्मकण्ठीची काढिली फळमाळ कंठी सुदली तात्काळ चरणी व्हाळ ठेवित म्हणे मी काया वाचा मने करुण तुझी ललना झाले पूर्ण ह्यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाहला मी जनक जननी विरहित भ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वराननी ह्यावरी म्हणे अंजू तीन दिवसा येईन ह्या स्थळा प्रती तुम्ही यावे शीघ्र गती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोलोनी ते चादुर्य राशी वेगे आली पितया पाशी झाले वरदमान सांगे त्यासी तो परममानसी संतोषला राजपुत्र गेला बंधु बंधुव्रती संगे सर्व वरदमान झाण्डिल्यगुरूंचे वचन स्मरुण प्रसाद बोरण त्याचा गुरुचरणी जे मन त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून काळ मृत्युभयापासून सर्वदा रक्षी देशिकतो ह्यावरी ते दोघे बंधू येऊन मातीशी सांगती वरत मान येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फल देत चालिले यावरी दिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्वराजसह परिवारेसी सर्व सामुग्री घे आला दृष्टी देखता जामात गंधर्व आनंद समुद्री बोहत क्षत्र क्षत्रसेना सुखासन त्वरित धाडुनी उमा आनविली यावरी यथा सांग लग्न चारी दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ नेऊन पडिला नाही ते धवा स्वर्गींजा दिव्य वस्तु अमोलिक सतेज विहिणीस देत गंधर्वराज लक्षरथ दहा सहस्र गज तेज पुंज एक लक्ष एक लक्ष अक्षयकोश अक्षय भाते देत शक्तीसी दिव्यचाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समवेत मान देवुनी बोळविली सुखासनारूढ अंशुमती पती सवे लिली शीघ्रगती वेत्रवा पाणी पुढे धावती वाहनास बेजियेच्या चतुर्विधवाद्यांजे गजर जालिला दळभार येऊ निवेढिले विदर्भ नगर सत्यरथपीतयाचे नगर दुर् दुर्गावरुणी अपार उल्लाट यंत्रांचा होत मार परिगंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुर्मर्षण तो जिताची धरुणी जान, आपला करून सोडिला देशो देशोदेशींचे ब्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पावून सिंहासनारूढ जाहला मादा उमा शुची व्रत समवेद राज्य करीत दहा सहस्र वर्षे पर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आनून शतपदम अर्पिले धन रत्नाभिषेक करुण अलंकार वस्त्रे दिदली दुर्भिक्ष जलशोष अवरषण आधिव्याधिवैदव्य मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातू न पळाली प्रजाभुदेवदायाद धीतिरायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यौवराज्य शुची व्रता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य गरुण सुदत्तपुत्राशिराज्यदेवून् मनी उमाधव चरण देह पाबुनी नृपती माता समवेत अंशुमती विमानी बैसती स्तुती शिवाची कैलासपदासि जावून जगदात्मा विलोकून जय जयकार करुण लोटांगणे घालिती दीनबंधू जगन्नाथ पावन कृपावंत हृदयी धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीती जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचे होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुनी प्रदोष महिमा अदभूत जे आचरती ऐगुनी ग्रंथ ते ते कैचे मृत्य सत्य सत्य त्रिभाषाम् ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ त्याची शिवपाठी रागीत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्त दया हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्यरचनाफळे आली पाडास कुतर्कवादी जे वायस मुखरोग त्यास नाभडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्व साक्षा दुष्टकर्ममोचगागरमाध्यक्षा नयेसी लक्षा निगमागमाम् परिसोत स्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड पञ्चमाध्यायगोडहा श्रीरस्तु श्रीसाम्ब सदाशिवार्पणमस्तु